झाला पर काय देवाची सांगू भात काय देवाची काय देवाची सांगू भात झाला महार झाला महार पंढरीनाथ झाला पहाड पंढरीनाथ नेतला मळीन नेतला घेतली आता मधी काते घेतली टाकले पाते टाकले पाते टाकले पाते करी दोहार करी दोहार दरबारात करी दोहार दरबारात दारा महार दारा महार पंढरीनाथ बांधिली चिठ्ठी उलदातात बांधिली चिठ्ठी तो तुझून जग झेटी फेकतो तुझून जग झेटी विकली जी कोटी विकली जी कोटी विकली जी कोटी त्यात दाम जात भाव दाम पदुरा गाडा महार गाडा महार पंढरीनाथ गाडा महार पंढरीनाथ खळखळा ओतिल्या मोहरा खळखळा खळखळा मौजून पावती करा कॾहिं मौजूदु चमकल्या नजरा भीक बघून चमकल्या नजरा चमकल्या नजरा चमकल्या नजरा शहाधारी बोट कुंडावे शहाधारी दारा महार गायते माझी गायते माझी सांगू मात झाला महार पंढरीनाथ झाला महार पंढरीनाथ वा वा वा वा काय वा म्हणजे वा हे तुझ्या गाण्याला आहे वा म्हणजे वाजवण्याला नाही दुसऱ्याने आहे किती वीस पंचवीस वर्ष झाली नाही अरे बापरे नाही सॉरी तेवीस वर्ष हा, तेवीस एक झाली मला आठवत आहे झाला महार पंढरी नाथ त्यावेळेच पण काय आहे मी माझ्या चित्राकडे बघत होतो त्याच्यातला बरं बारीक होतो त्यावेळेला पण तुझा आवाज मात्र त्यावेळेला तर इतका अजूनही चांगला झालेला आहे आज नाही आज जाऊ दे एखाद्या वेळेला असतं तसं परंतु म्हणजे काय दीड महिना जवळ मी खोकल्याने बेजार आहे एक महिना रेकॉर्डिंग गाणी सगळे बंद केली आहे आणि नेमका आजच आवाज चांगला असणार नाही नाही असं नाही तशी तुलना करू नको नाही तुलना वगैरे करत नाही परंतु खरंच सांगतो की मी अगदी अलीकडेच ऐकून सुद्धा मला नेहमी वाटत की आज एवढं कशाला आजची सकाळची गोष्ट आहे की हे हे आता झालं महार पंढरनाथ ऐकता ऐकता मला आठवण झाली आज सकाळी मी ते एक रेडिओवरती गाणं ऐकत होतो आणि तुझं हो काय दूर जाणार मी बांध प्रीती पुरडोर मन लेखी चित्त चोर दूर जाणार दूर जाणार आता हे सुद्धा गाणं किती जुनं आहे ते आज होतं पण ते तितकंच मला ताजं वाटत होतं आज ऐकताना मला असं वाटतं हे कोणतरी म्हटलंय की द सॉन्ग ॲट द लॉंगेस्ट लाईफ राईट म्हणजे गाणं ही एक गोष्ट आहे ती जवळच चिरंजीव राहते आणि सगळ्याच गाण्यांच्या बाबतीत असं नाही सगळ्या काही गाण्यांच्या बाबतीत मात्र अगदीच खरोखरी असं आहे ते गाणी तरी जुनीच मला कळली आज मीही सकाळी गाणं ऐकलं आणि मला असं वाटलं की खूप फ्रेश गाणं अगदी फ्रेश हे जरा म्हणणं बरं <clears throat> माझ्या अच्छा आवाजात म्हणतो नाही नाही आवाज खरा नाही तेवढं लक्षात ठेवा प्रीती मन के किवाड़ खोल मित भूल जाना दूर जाना दूर जाना पण ते म्हणजे काय कुठलं पिक्चर म्हणलं ना मालती मालती एक हिंदी पौराणिक चित्र होत आणि मला असं वाटतं की एकोणीसशे पन्नास एकावन्न बावन्न साली ते चित्र असं? पुढचं पाऊलच्या अगोदर फार सुंदर फार फार सुंदर गाणं आणि मला आज ऐकताना असं वाटलं की अगदी इतकं त्याग गाणं वाटतंय आणि कारण सांगू हां. माझ्या कल्पनेप्रमाणे हे ही जी रागबद्ध केलेली गाणी आहेत म्हणजे रागामध्ये शुद्ध परंतु सुगम थोडीशी अट्रॅक्टिव्ह कॅची होतील असं असा मोकळा अशी गाणी ही खरोखरच खूप काळ टिकणारी असतात आणि नेहमीच सतत ताजी टवटवत वाटणारी असतात मला त्याचं कारण आहे राग ही गोष्ट कशी आहे की तिला मरणच नाही हो काही ज्या कोणी शोध मला नेहमी असं वाटतं काही यमन राग आता ज्याने कोणी शोधून काढला त्याने चिरांतर अशा प्रकारचे काही गोष्ट शोधून काढली अगदी बरोबर तर त्यामुळे त्याच्यात किती तुम्ही शिराल समुद्रासारख्यात तर अशा ह्याच्यातली जर चाळी ऐकल्या अशी ते आणखी तुला सांगतो म्हणजे आता तुझ्या मराठी चाळी तर सगळ्यांना माहिती आहेत परंतु हिंदीतल्या सुद्धा काय काही काही चाली अगदी इतक्या लक्षात आहेत तर उदाहरणार्थ ज्योती कलश काय ते ज्योती कलश मी त्याच्या अगोदर सांगू यमन रागावरून विषय निघाला म्हणतो हो. त्याच चित्रपटामध्ये म्हणजे भाविकी चोडियामध्ये भाविकी चोडिया म्हणजे बहिणीच्या बांगड्यांचं बहिणीच्या बांगड्यांचं हिंदी हिंदी यमन मध्ये शुद्ध मी एक गाणं दिलेलं आहे पण ज्योतिकराचं सर छान छान फार सुंदर आहे सुंदर म्हणजे असं आहे की ते शुद्ध रागात तो काय आपण ती भोपाळी आहे आणि भोपाळीला जी एक पवित्रता सेंटिटेशन आहे बरोबर तशी ती त्यामध्ये बरोबर साधली गेली आहे म्हणून ते चांगलं वाटतंय म्हणतो Oh जागा आहे ना अतिशय कठीण जागा आहे तितकीच सुंदर आहे आणि लतावे नदी घेतली फार सुरेख हे याच्यावर मला आठवलं भोपाळी म्हटलं भोपाळ्याला जनरली आपण हा निष्कराच्या अंगानेच जाणून बरं दिसलं अर्थात हे तर उघडच आहे की सुरांचे संस्कारच असतात आपल्याला मला पुष्कळ विचारत होतो बरं काम करा रात्री का तमकारा सकाळी का मी नाही म्हणतो की ह्याला कारण काही नाही बरं का म्हणजे उदाहरणार्थ असं आहे की नमस्कार हा आपण असा असा हात जोडून का करायचा आणि असा हात जोडून का करायचा याला काही कारण नसतं हे संस्कार असं तर ते निर्णय संस्काराचा आपण चाल करताना जर फायदा घेतला तर ते चांगलंच होतो आता बघ मला अजूनही सारंग वाजायला लागला ना कुठेतरी सनईवरती वगैरे तर मला लग्नाची पंगत बसलेली आहे बरं का त्याच्यानंतर उदबत्तीचा वास येतोय <laughs> वगैरे असंच तसं ह्या देशकाराचं आहे तशी तुझी एक देशकाराची चाल होती तुला आठवत असेल जनाबाई पिक्चर पिक्चरमधली असावी ती मी सांगतो माडगुळकरांनी लिहिलेली अर्थात तुझी गाणी आणि माडगुळकरांनी लिहिलेली हे पुन्हा म्हणायची काय गरज समीकरण खरोखर काय महाराष्ट्राला दिलाय मराठीत त्याला काही तोड नाहीये तर प्रभात समय झाला आता जागा प्लीज थोडस पण हे काय कुठे म्हणाल खूप जुनी आहे आणि सर्व गाणी आठवत नाही आम्हाला आठवला तुम्हाला आठवत Yes, मला काय वाटतं सुधीर माहितीये का की हा संगीत दिग्दर्शक असतो ना म्हणजे चाली करणारा मनुष्य म्हणा साऱ्या शब्दात बोलायचं तर ह्या माणसाला कविता तर ते उत्तम कळावी लागते निश्चित त्यातला शब्द कळावा लागतो त्यातलं स्वर काय व्यंजन प्रत्येक गोष्ट कळावी लागते पण मला असं वाटतं की त्या माणसाला नाट्याचा सुद्धा जर त्याच्यामध्ये जाऊ नसेल ना तर त्याला नाटकामध्ये अत्यंत आवश्यक असलेली जी एक लय आहे ती वाक्य टाकण्याची शब्द टाकण्याची ह्याचा साक्षात्कार झालेला नसतो आणि असा ज्यांना झालेला नसतो ना ह्यांच्या चाली चतुर असतात म्हणजे उथळ अर्थाने आकर्षक असतात परंतु त्या शब्दाच्या त्या अर्थाच्या प्राणाला त्याने हात लागलेला असं मला वाटत नाही मी तुझ्या तोंडावर सांगतो म्हणून नाही आहे काही गरजही नाही मला परंतु तुझ्या त्याला ऐकताना मलाच नव्हे सगळ्या लोकांना हे वाटलं की ह्याने कुठेतरी त्या अर्थाच्या गाभ्याला असा हात घातलेला आहे अर्थात हात घालण्याचं तुझं साधन सुरू आहे आणि हे तुला मान्य केलं पाहिजे की तुझा आपल्या सगळ्यांच्याच योगाने आपल्याला मांडवणकरांच्यासारखा कमी मिळाला बरोबर की त्याच्यातून हे तुला विश्व निर्माण करता आलं पण तू उत्तम नट आहे उत्तम वगैरे तर तुला एका गोष्टी कल्पना असेल की प्रत्यक्ष रंगमंचावरती उभा राहून अभिनयाने हो. काहीतरी चित्र उभं करणं हो. आणि केवळ आवाजामधून इतर कुठलंही सहाय्य नसताना उभं करणं याच्यामध्ये खूप फरक आहे मी जे आवाजाने चित्र निर्माण करणं म्हणतो ते जास्त कठीण आहे म्हणजे इतर कुठलंही साधन त्याला उपलब्ध नसतं आणि हे जर करता आलं नाही तर तू म्हणतोस त्याप्रमाणे हो, परिणाम हो. शून्य होतं अगदी खरं या मी माहित आहे बरोबर आहे की नाट्य हे करायला पाहिजे म्हणजे साहित्य नव्हे नाही तर मी काय करतो तर मी काही म्हणजे माझा दावा कसलाच नाहीये पण माझी स्वतःबद्दलची कल्पना सांगतो की मी उत्तम चाली करतो की नाही मला माहिती नाही परंतु प्रसंगानुकूल चाली मी करण्याचा खूप प्रयत्न करतो प्रसंगानुकूल नसतं नव्हे म्हणजे पण भावानुकूल ज्याला म्हणतात भावानुकूल अर्थातच प्रसंगानुकूल म्हणजे भावानुकूल हे त्याचं कारण असं सांगतो की मी ज्या वेळेला एखादा गीत माझ्या समोर येतो किंवा चित्रपटाचा प्रसंग ज्यावेळेला समोर येतो मी बहुतांशी गाणी केली चित्रपटात हो, किती झाली तुझ्या चित्रपटातली गाणी जवळजवळ सात आठशे तरी झाली असते काय म्हणतो हो हिंदी मराठी आणि शिवाय शंभर दोनशे सहज झाले हजार एक नक्कीच हो, साधारणपणे म्हणायला हरकत नाही <coughs> तर मी ज्या वेळेला असा चित्रपटातला एखादा कुठला प्रसंग आहे आणि मी ज्या वेळेला गाणं करायला बसतो त्यावेळेला मी असा विचार करतो की समजा अशाच प्रसंगामध्ये मी आहे मी सापडलोय तर कसे स्वर माझ्या मनात येतील मी कसा त्याचा आविष्कार बरोबर एकदम ताण घेऊन काही गाय गाय उठणार नाही नाटकामध्ये असं असतं पुष्कळ वेळेला चुकीचं आहे पण ठीक चुकीचं आहे पण तो असतो पुष्कळ वेळेला की काहीतरी प्रसंगानं हे पहा प्रिय म्हणून एकदम ते गायला सुरुवात करतात हे पहा प्रिय म्हणून दम देतात ते गाण्यातून तसं नसतं ते कारण प्रिय पहा रात्रीचा समय सरणी येतो उषक काल हा दोनच्या टाळून इथं प्रिय पहा म्हणजे तिथे आग लागले असं सूर्योदय झाला असं नाही वाटतं तो विषय आपण मी म्हणजे एवढं करतो प्रामाणिकपणे प्रयत्न करतो हो. की तो प्रसंग माझ्या डोळ्यासमोर उभा करतो मी असं म्हणतो की मीच त्या प्रसंगामध्ये मीच ती भूमिका करतोय आणि मीच ते गातोय तर मी कसं गाईन कशा तऱ्हेचे स्वर माझ्या गळ्यामधून येतील कशा तऱ्हेचा आविष्कार मी करू शकेन एखादी दुःखाची भावना असेल तर मी ताण टाकणार नाही मूर्ती ठेवणार नाही एखादी अतिशय उत्साहाची आनंदाची अशी घटना असेल तर जास्तीत जास्त उत्फुल्ल अशी स्वर मी घ्यायचा प्रयत्न करेन हे त्या भूमिकेमध्ये मी असलो तर असा विचार करतो मी आणि मग ती गाण्याची मी रचना करतो आणि म्हणून मला असं वाटतं की पुष्कशी माझी गाणी ही त्यामुळे परिणामकारक झाली असं आहे की नकळत एक तू फार सुरेख सिद्धांत सांगितला असेल म्हणजे नकळत नसेल हा तुला कळूनही सांगितलं असेल परंतु तू भासवलंच असं की नकळत सांगितलं असेल त्याचं काय आहे की ज्या वेळेला आपण ज्या वेळेला एक भावगीताची सुरामध्ये रचना करतो असं म्हणतो ना त्यावेळेला सूर हे त्याचं वाहन असतं बरोबर बरं का सुरातून ते घेऊन जायचं असतं बरोबर आणि सुरातून घेऊन जाताना ते वाहन निराळा आणि त्याच्यावरती एक शब्द बसला असं न दाखवता जणू त्या दोन्ही गोष्टी एकदम आल्या तुमच्या समोर असं तुम्हाला दाखवत असतं पुष्कळ वेळेला रंगभूमीवर काय काय चाली करताना काय हे लोक काय करतात की आपलं संगीतातलं प्रावीण्य दाखवत होतं संगीताचं प्रावीण्य हे तुमचं तिथे सुप्त सरस्वती सारखं पाहिजे म्हणजे ते तुम्हाला जर दिसलं हे संगीत म्हणून मी सांगतो ना की एखाद वेळेला गाण्यामध्ये काय पीस सुंदर आहे असं म्हणायला लागले की म्हणतो नाही हे पीस चिकटवलेलं आहे म्हणजे अंगावर फुललेलं नाही असं मला वाटतं तर तो त्याच्यामध्ये घोळून अशा प्रकारचा हा आला पाहिजे आणि असा जर घोळून आला स्वर त्या शब्दामध्ये तर तू म्हणतोस तशा प्रकारची तन्मयता हा तन्मय शब्द फार महत्वाचा आहे बरं का त्यासारखं त्यातलं असं आणि तो म्हणा मी त्याच्यात एकरूप होतो आणि म्हणून पण हे जे एकरूप होणं आहे हे माझ्या मताने एका चांगल्या सुंदर संगीतातच नव्हे तर इथं सुद्धा जीवनातले चांगले संस्कार झालेल्या माणसाचं हे एकरूप होणं हे तुझ्या बाबतीत मला वाटतं म्हणून मी तुला म्हणतो की तुझं अगोदर प्राध्यापकांच्याकडे संगीताचं शिक्षण झालं हो. ते त्यामुळे पाया तुझा हे सुद्धा झाला आता मला असं सांग की त्याच्यातून आपण हे ललित संगीताकडे जावं ललित संगीत आता दुसरा शब्द नाही मला सापडत म्हणून मला सुगम संगीत आवडत नाही शब्द कारण संगीत हे सुगम नाही गझल सुद्धा तितका संगीत हे जास्त कठीण गजल सुद्धा तितका दुर्गम आहे तितका ख्याल हा दुर्गम आहे परंतु ह्या ललित संगीताकडे जाताना आपण तिथे काय ते करावं असं वाटणारं काही कारण घडलं का असं एखाद्या आयुष्यात मला कारण आठवत आहे मी सांग लहानपणी मी कोल्हापूरला मेळ्यामध्ये गात असे हो मला माहित नाही संगीत मिळा नाही मग श्रीकृष्ण संगीत मिळा मग मी मेळा काढला होता स्वतः दोन तीन जणांचे मिळून आदर्श संगीत मिळा म्हणून तर त्याच्यामध्ये लक्ष्मण बैरळेकर त्यामुळे हो आणि पुरुषोत्तम सळांपूरकर हो, गेला विचारा हो, हो. अतिशय अप्रतिम गाणार होता अप्रतिम उत्तम आवाजाची देणगी या दोघांना लागलेली तर हा लक्ष्मण बैरळेकर गायचा कधी गजर गायचा किंवा एखादं एखादं अतिशय एखादं लाईट असं गाणं गायचं आवाज इतका सुंदर हरकती बरकती इतक्या वंडरफुल निघायच्या की सगळ्या मेळ्याचा सगळा रंग पाठून जायचा त्याच्या गाण्यामध्ये आणि मी शास्त्रशुद्ध दोन तीन गाणी म्हणायचं परंतु मला असं स्वतःला भासत असे की माझं गाणं झाल्यानंतर त्याचं गाणं ऐकलं की माझं गाणं पुसलं जायचं माझा आवाज जास्त चांगला असून सुद्धा बाल आवाज म्हणजे चांगले होते <laughs> तर हे ज्यावेळेला मी पाहिलं तेव्हा मला असं वाटलं की बाबा आपल्याला असं का नाही गाता येणार का येऊ नये यायला पाहिजे आणि असं वाटायचं की ह्यांना परमेश्वराने ह्यांना काहीतरी एक विलक्षण वरदानच दिलं आहे म्हणून यांना अशा उत्तम हरकती घेता येतात मोर्चा घेता येतात फार इतकं रंगवता येतं ढंगदार गाणं करता येतात आणि मला का करता येत नाही याचं मी छंद घेतला मनामध्ये बरोबर आणि जसं मी शास्त्रीय संगीत माध्यमांकडे शिकत होतो ख्याल शिकत होतो चिजा शिकत होतो त्याचा अभ्यास करत होतो तसाच मी वेळ लागल्यासारखा याचाही अभ्यास करायला लागलो मी काय करायला मग हिराबाईंच्या त्यावेळेच्या हिराबाई अतिशय आणि फार थोर गायिका हिराबाई म्हणजे त्यावेळेचं काय सर्वस्व होतं कलागरी माणसं मी हिराबाईंच्या रेकॉर्ड्स हॉटेल नाही जाऊन परिस्थिती वाईट होती रेकॉर्ड घेण्याची शक्यता नव्हती हॉटेलमध्ये जायला पण मी म्हणायचे बाहेर उभा बाहेर उभा हॉटेलमध्ये जायला त्यावेळेला चहाला द्यावा लागेल मला तर बाहेर उभा आणि ते रेकॉर्ड ऐकायचं आणि एखादी त्यातली जागा मी तुम्हाला आठवतो मला पुढे जर फार सोडून जावं ना पण अशा कशा जागा जर कधी आमचं स्वप्न सुद्धा नव्हत्या लागत्या बाहेर मी ऐकायचा आणि वेळ लागल्यानंतर चोवीस तास पाठ करायचा असं करता करता मी लहानपणी मुंबईला शिकायला आलो आणि मी बालगंधर्वांचं नाटक पाहिलं माझे वडील मला घेऊन गेले नाटकाला स्वयंवर असेल बहुधा आणि ते नाटक आणि ते त्यांचं गाणं ऐकलं आणि मी अक्षरशः वेळा वेळा आणि म्हटलं अप्रतिम सौंदर्याचा जर नमुना कुठे असेल गाण्यावर तर तू या ठिकाणी लईचे अतिशय उत्तम जर दात कुठे मिळत असेल तिथं ते या ठिकाणी शब्दांचा शब्दांचं टाकलं मला ते फारसं त्यावेळेला कळत नव्हतं पण एवढं कळत होतं की हे काहीतरी अभूतपूर्व आहे स्वर्गीय आहे असं वाटत होतं आणि तो छंद घेतला मी आणि मग नारायणरावांच्या रेकॉर्ड्स ऐकायचा त्याचा अभ्यास करायचा आणि गाणी पाठ करायचा इतकी पाठ केली मी सही सही गायचा प्रयत्न करत असे की एकेकाळी एकोणीसशे एकोणचाळीस साली कोरियन कंपनी होती जर्मन कंपनी होती त्यावेळेला आणि रेळे म्हणून अक्षय हो, प्रमुख होते ते गंधर्वांची गाणी माझ्या आवाजामध्ये त्यावेळेला रेकॉर्ड जाणार होते ज्यावेळेला गंधर्व फुल फॉर्म मध्ये होते त्यावेळेला सुद्धा इतका मी गंधर्वांच्या गाण्याचा अभ्यास केला होता आता गंधर्वांच्या गाणी माझ्याकडे करून घेणार होते अर्थ असा की कुठली तरी नक्कल भ्रष्ट ते घेणार होते एवढंच नाही असं नाही पण मला असं वाटतं परमेश्वरासारखं कोणाला होता येत नाही खरं आहे मी त्यांना परमेश्वर म्हणतो तू ते म्हणालाही मागे की बालगंधर्व आणि हिराबाई या दोघांचे संस्कार हो, माझे संबंध आणि हे मी असं म्हणेन की वरती असं नाही की आपण सगळे त्या पिढीतले हे ज्या गाण्याच्या क्षेत्रामध्ये काही निवडून करायला आलो बरं का ते सगळेजण तेच त्यांचे घेऊन आलेले होते आणि आज सुद्धा बालगंधर्व मास्टर कृष्णराव आणि हिराबाई एका दृष्टीने हो. ह्या आणि तसं बघायला गेलं तर हिराबाई म्हणजे सुद्धा बालगंधर्वच पुन्हा त्याच्यामध्ये हो. कोंदून भरलेला आणि शेवटी त्याचं हे बालगंधर्वांच्याकडे जातं आणि ह्या बालगंधर्वांच्याकडे जर जातं याचा अर्थ असा की त्यांनी सुद्धा हे जे काही खाडीकरांची गाणी होती म्हणा किंवा देवलांची गाणी होती म्हणा त्या गाण्यामधल्या शब्दांना त्या सुरात इतकं सुंदर घडून दिलं आणि दुसरं तुझ्या गाण्यामधलं वैशिष्ट्य आम्हाला सगळ्यांनाच वाटतं सगळ्यांना म्हणजे तुझं गाणं जे आहे म्हणजे तू स्वतः म्हणताना काय किंवा चाली दिलेलं असताना काय तुझ्या गाण्याने गाणे पण कधी सोडलेलं नाही त्याचं कारण कसं आहे की मुद्दा म्हणून निराळरीतीने ते अंक करून दाखवा असं तू केलं नाहीच म्हणून ते सहज पडलं तर तू आता म्हणत होता गाणे की ते बालगंधर्वांचे संस्कार झाले त्यातून झाले हे अगदी खरं आहे आपल्या सगळ्यांच्या नाही माझ्या सर्वच गाण्यावरती सुद्धा हो. बालगंधर्वांच्या गाण्याचे विलक्षण अगदी सगळं आहे ह्याचं कारण आहे आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये चटकन हे आपलं गाणं वाटलं याचं कारण कसं आहे त्या जवळजवळ पन्नास पन्नास साठ वर्ष त्या एका अप्रतिम गाण्यावरती आपण पोहोचले गेलेलो आहोत बरोबर सगळ्यात गेलेलं परवा कुमार सारखा मला म्हणाला अजून मला म्हणाला सुजन कसा म्हणत होता सू त्याने नक्की कुठे ठेवलं हे आठवत नाही म्हणजे पकडता येत नाही हा आहे असं सुंदर दाखवलं यातून आलं पण तुला आठवतं का तू पहिल्यांदा मग ह्या आषाढीची चाल करायला लागेल तर पहिली चाल कुठलीची हा कठीण प्रश्न आहे पण आठवतो आठवतो कारण सांगतो की माझी पहिली चाल रेकॉर्ड झालेली म्हणजे रेकॉर्डिंगसाठी त्याच्या अगोदर मिळण्यासाठी मी केल्या होत्या त्या सोडा किंवा पुढे नाटकासाठी केल्या होत्या सोडा परंतु ग्रामफोन रेकॉर्ड करण्यासाठी म्हणून केलेली माझी पहिली चाल ही मी स्वतः गायली आहे अच्छा पण ते रेकॉर्ड झालेलं नाही पहिली चाल माझ्यासाठी मी केली आणि म्हणजे माझ्या एका मित्रासाठी केली होती पण त्यावेळेला त्या माझं ते रेकॉर्डिंग माझ्या अगोदरच मिसेस माडगुळकर म्हणजे गरी माडगुळकरांच्या पत्नी त्यावेळी त्यावेळेच्या पद्मा पाटणकर लग्न व्हायचं होतं त्यांच्या पुष्कळ गाण्यांच्या रेकॉर्ड एच एम एने केलेल्या सुंदर आणि एच एम कंपनी त्यावेळेला कोल्हापूरला आली होती आणि त्यावेळेला एक मी एका गाण्याला चाल लावली होती माडगुळकरांच्या आणि ती माडगुळकरांना इतकी आवडली की ते म्हणाले जे ठीक आहे तुम्ही पद्माला ते गाणं रेकॉर्ड करा आणि मग मी ते गाणं आठवण त्यांना बसवलं ते माझ्या आयुष्यातलं पहिलं रेकॉर्ड झालेलं गाणं मला तुझं मुखडं आठवतो फक्त पण आठवत नाही सांबाची किरणे दिली सांबाची काय तू किती असणार एकोणीस अठरा एकोणीस मी पण त्याच्यामध्ये सुद्धा हे हे त्यात आरतो राहतो त्यानंतर तो कितीतरी चालेल केलं आणि मला अजून आठवत आहे की पुढच्या पुढच्या वेळेला लावणी पहिल्यांदा करावी लागली होती तुला आणि तुम्हाला लावणी अजून कधी केलेली नाही आहे वगैरे लावणी करणार कशी लावणी कोल्हापुरात फार लहानपणी राहिलो नंतर कोल्हापूर सोळा लागला नंतर एक वर्ष दोन वर्ष कोल्हापुरामध्ये मी आलो मी तमाशा कधी पाहिलेला नाही लावणी कधी ऐकलेली नाही असा प्रकार काही माहितच नाही आणि एक तो चॅलेंज असा होता की माझा सहाय्यक माझा असिस्टंट वसंतराव वाटणार तो त्यावेळेला पठ्ठे बाबरत होतो मी आणि तो तमाशामध्ये मोडलेला बालपणापासून आणि तमाशा मुखोद्गत त्याला लावण्याच्या लावण्या मुखोप हो, मला सगळे सगळे शाहीर मुखोद्गत शंका आणि तो एक चित्रपट करतो लावण्यावरचा एका शाहिरावरचा आणि त्याच वेळेला मी पुढचं बोल करायचं हा चॅलेंज होता आणि मला असं वाटलं की मला जमलं नाही तर माझा असिस्टंट मला पराभूत करणार आणि ते काही चांगलं नाही म्हणून मी सुरुवातीला करायला तयार नव्हतो मला आठवतं की तू होतास मला हुलीवर घातलं आणि मग मी तुझा अभ्यास केला ते जे फळ स्टुडिओ आणले आणि ऐकले पाहिलं की ते काय म्हणतात कसं म्हणतात त्यांचा तो ढंग कसा असतो जे विचार कसे असतात एक चमत्कारिक काहीतरी सौंदर्याचा मला दिला असतो विलक्षण आणि तो इतका उत्स्फूर्त जिवंत असतो त्याची नकल करणं फार कठीण असतं पण नकल करण्याचा प्रयत्न केला मी ते म्हणा आला नाही तो नाही कुठलं तिने डोईवरी पाणी जाणं डोईवर त्याच्यापेक्षा मी सांगतो मी एक ते याच्यामध्ये एक काय म्हणतात त्याला ರಾಜಧಾನಿ ಧನ್ಯದ ರಾಜಧಾನಿ ಧನ್ಯ ರಾಜಧಾನಿ ಧನ್ಯ ರಾಜಧಾನಿ हस्तिनापुर आमकां प्रगत होता वळ्या हस्तिनापुर उंच उंच इमारती भारी उंच गोपुर गुणवंत राजत्या कला प्रकपित रे मला मला मला आता आणि त्याचे तसे नाही केलं त्याचा परिणामच साधत नाही ते फक्त ऋतू नसतात आता मी पहिलं सांगितलं तुम्ही सांगतो मी जेव्हा पहिलं पिक्चर केलं तू त्याचं पहिलं मी डायरेक्शन केलं माडवकर राम गवाळेचं पहिलं पिक्चर त्याच्यामध्ये तर अपराध मी तर केला शिक्षा तुला कपाली हे गाणं तू नुसतं एक तर मला तू पंचवीस वर्षाच्या आठवणी त्या जागा केला सुरुवातीला एवढं तुझ्याकडे बोलायचं म्हणजे पाच सहा तास आपल्याला गाणी तरी ऐकतात तुला आठवण का बरं त्यावेळेचे दिवस सोनेरी दिवस होते स्वप्नाचे दिवस ठीक आहे अपराध मी तर केलं तुला मला मी सांगतो मला आठवत तुम्ही आठवत मला आठवत तू शब्द आठवत हो, हो, हो. शब्द आठवत शब्द आठवत Up the line. ते तुझं म्युझिक त्याच्यानंतर माणूस पहिलं पण माझं कारण सांगू का विश्वास कोणी ठेवेल न ठेवेल ते माझं संगीत हे शंभर टक्के शुद्ध मराठीच केवळ संगीत नाहीये नाही आहे अगोदर मी दोन अडीच वर्ष सर्व हिंदुस्थान भटकत होतो आणि बंगाल बिहार पासून आसाम पासून पंजाब राजस्थान पर्यंत सर्व तऱ्हेचे संगीत मी ऐकत होतो गात होतो आणि त्याचे जे काही संस्कार झाले होते माझ्या मनावरती तर ते संस्कार आणि आपलं महाराष्ट्रातील संगीत असं मिश्रण माझ्या गाण्यामध्ये नकळत झालेलं आहे पण तसं अपराध गीत केला जर म्हटली हो. तर तशी शंभर टक्के मराठी हो. असं मातीची चाल नाही मला म्हणणं आहे झाली मराठी असं माणूस नाही करेल त्याचं कारण काय की सूर आपण कुठून कुठून घेतो आज बालगंधर्वांचे म्हणजे म्हणतात अगदी किती तशा हे आहेत घेतलेल्या भास्करबांच्या सारख्या माणसांनी सगळीकडून आणलं आणि आपल्याकडे दिलं फक्त ते आपल्या मशीतून आल्यावर आपले संस्कार हा कोणी असा अहंकार मानू नये की हे आमचं सगळी कसं तसं काय नसतं बरोबर मी तुला म्हणतो ना की सूर हे कुठून आलेले आहेत ते काय म्हणत ते जुळून आले पाहिजेत सूर आणि जुळून <laughs> काय सुंदर जोगाची चालेल हो. 应了，的，应该的，完了完了，儿子，他是个弟弟。 बऱ्यांना पिक्चर बघताना